आपण ऐकत आहात वपू काळे यांचा झोपाळा यातली पुढची कथा आहे एक मोती चिमणीचा एका चिमणीला एक मोत्याचा दाणा सापडला म्हणजे प्रथम तिला तो दाणाच वाटला नीट चावला जाईना तेव्हा ती मनाशी म्हणाली हा काहीतरी निराळा प्रकार दिसतोय हा चावता न येणारा प्रकार पुन्हा ड्रेसिंग टेबलावर ठेवावा का असा विचार करीत असताना सौ पटवर्धन खोलीत आल्या या चिमण्यांनी हैदोस घातलाय असं म्हणत त्या अचानक आल्या चला ग मेल्यांनो असं म्हणत त्या चिमणीच्या अंगावर धावल्या चोचीतल्या दाण्यासकट चिमणी कपड्यांच्या तारेवर बसली पटवर्धनबाई पुन्हा किंचाळल्या तू माझी धुतलेली साडी खराब करच मग सांगते तुला काय ते शिरीष आला की एअरगन काढून ठेव म्हणून बजावतेस त्याला चिमणी म्हणाली काय कृतज्ञ आहेस ग मावशी तुझा शिरीष एवढासा होता तेव्हा त्याला भरवताना घासा घासागणिक मलाच सारखी हाका मरत होतीस ना आता त्या शिरीषला मला गोळ्या घालायला सांगतेस काय पण चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला पटवर्धनबाईंना सवड नव्हती गळ्यातील नवीन केलेल्या मोत्याची माळ हातानं सारखी करीत त्या आरशासमोर उभ्या होत्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघत त्या म्हणाल्या माळ तर मस्त झाली आता त्याला मॅचिंग मोत्याची अंगठी केली की झालं मोत्याच्या बांगड्या कुड्या आहेतच अंगठी केली की सेट तयार झाला एवढं बोलून त्या खाली वाकल्या आणि एकदम आल्या हे काय इथला मोती काय झाला आपल्या चोचीत आपण पकडलेला साक्षात मोती आहे हे चिमणीला समजताच ती न हाकलता उडून गेली तू आज आपल्या घरट्यात काय आणलं आहेस पंख साफ करता करता चिमण्याने विचारलं त्याला मोती म्हणतात चिमणी म्हणाली त्याचा काय उपयोग त्याचं मी माझ्यासाठी लॉकेट करणार आहे कशाला गळ्यात घालायला म्हणजे काय होतं चिमणाच्या या तटस्थ अरसिक वृत्तीवर चिमणी चिडली ती ओरडत म्हणाली तुम्हाला काही बायकोचं कौतुक आहे का काडी काडी जमवून मी घर उभं करते त्यात तुमची काडीची मदत नाही इकडची काडी तिकडे करायला नको टोळ भैरवांबरोबर आकाशभर उडत बसायचं कशाचे हौस नाही मौज नाही आता नाही मला सहन होत तुमच्या चोचीवर टिचून सांगते मी हा मोत्याचं लॉकेट करणार चिमणा हादरला चिमणी प्रथमच एवढी चिडली होती तिची समजूत घालायलाच हवी होती नाहीतर तिनं जवळ येऊन दिलं नसतं रात्री पंख साफ करायचं काम सोडून तो म्हणाला चुकलो बाई चुकलो इतकी एकदम चिडू नकोस कळलं चिमणीचा सूर जरा खाली आला ती म्हणाली तुम्हाला कशाचीच कशी आवड नाही सगळेच पक्षी सारखे कसे असतील काही काही गोष्टी इतरांच्यासाठी करायच्या असतात ठीक आहे काय करू उद्या माझ्याबरोबर पेठांच्या दुकानात याल पेठे म्हणजे ते सोने चांदीवाले तेच त्यांच्या दुकानात मी पाय ठेवणार नाही का आपलं घरटं त्यांनी चार वेळा मोडलं होतं आपल्याला घरटं कोणीच बांधू देत नाहीत एकट्या पेठ्यांवर कशाला रागवायचं आपलं काम झालं की लगेच निघायचं कसलं काम त्यांच्याकडे लॉकेट टाकीन म्हणते सकाळी मी उडून जायच्या आत आठवण कर चिमणी खुश झाली पेठ्यांच्या दुकानात चिमणा चिमणीची वाट पाहून कंटाळली तासभर त्यांच्याकडे कुणी लक्षच दिलं नाही चिमणा कंटाळून निघून गेला आणि तेवढ्यात पटवर्धनी पेठ्यांकडे आली तिने मोती सापडत नसल्याची वार्ता पेठ्यांना सांगताच चिमणीचं धाबं आणलं ही वया गेल्याशिवाय आपल्याला तोंड उघडता येणार नाही म्हणून चिमणी हाताश होऊन घरी गेली चिमणा हसत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळची कामं संपवून पेठ्यांकडे जायचं म्हणून चिमणी मोती शोधू लागले तर तिलक मोती कुठेच सापडेना चिमण्याला काहीच माहीत नव्हतं चिमणीनं घरट उलतं पालतं केलं मोती सापडेना हे काम नक्की कावळ्याचं तिनं चिमण्याजवळ संशय बोलून दाखवला ताण असह्य होऊन चिमणी रडू लागले चिमणा म्हणाला चिमणे माझं ऐक मुळातच ही कामं आपल्यासारख्या पक्ष्यांची नव्हेत पक्ष्यांना जे शोभेल तेच करावं साधी राहणी ठेवावी तरी बरं नुसता मोती गेला लॉकेट केल्यावर ते गेलं असतं तर तुला किती धक्का बसला असता आपलं घर हे असं पिल्लं सांभाळताना चोचीत दम येतोय दागिने कुठे सांभाळायचे चिमणीला कळत होतं ती म्हणाली मी लॉकेट करणार नाही पण मला माझी शंका पडताळून पाहायची आहे मोती फक्त कावळ्याच्या घरात आहे का पहा मग माझं काही सांगणं नाही कावळा घरात नसताना बघून याल चिमणा हू म्हणाला त्याप्रमाणे जाऊन आला मोती कावळ्याच्याच घरी होता मोती परत मिळवून द्यायच्या बाबतीत कावळ्याला विनंती करण्यात जसा अर्थ नव्हता त्याचप्रमाणे चिमणाही काही धडपड करेल याची शक्यता नव्हती ही आघाडी चिमणीनं स्वतःच्या हिमतीवर उघडायची ठरवली ती प्रथम झाडाकडे गेली झाड म्हणालं मला आता नवे भाडेकरू मुळीच नको आहेत जुनेच जागा सोडत नाहीत म्हणून मी कावलोय माझ्या डाव्या फांदीचा एक भाग कधीही कोसळणार आहे तरी पक्षी जागा सोडत नाहीत चिमणी म्हणाली मी जागेसाठी आले नाही मला दुसरी मदत करशील का शक्य असेल तर करीन तू तुझ्या फांद्या जरा हलवशील का म्हणजे काय होईल कावळ्याचं घरटं पडेल तुझा कावळ्यावर राग का त्यानं माझा मोती पळवला झाड गप्प बसलं तू मदत केली नाहीस तर दुसरं कोण करणार झाड म्हणालं तू म्हणतेस ते खोटं नाही पण माझी परिस्थिती बघ सोसायट्याचा वारा आला तरी मी मुळापासून हादरतो स्वतःला सावरायचं कसं हेच मला कळत नाही मला वाटतं माझे दिवस आता संपत आले असावेत तसं असेल तर शेवटी शेवटी कशाला कोणाशी वैर करायचं चिमणी नाईलाजाने परतली झाड आपलं ऐकत नाही झाडाला ऐकायला लावील असं कोणी आहे का तेवढ्याच चिमणीला समोरून एक लाकूडतोडे येताना दिसला तिने लाकूडतोड्याकडे धाव घेतली दादा माझे एक काम करशील का सांग समोरचं झाड तोडशील का कशासाठी तू जर ते तोडायला लागलास तर झाड म्हणेल नको नको मला तोडू नको मी फांद्या हलवतो मग कावळा म्हणेल नको नको फांद्या हलवू नको मी मोती परत करतो तसं झालं म्हणजे मला माझा मोती परत मिळेल लाकोडतोड्या नुसता हसला त्याने बटव्यातून तंबाखू काढायला प्रारंभ केला चिमणे तू लई जंक्शन आहेस म्हणजे काय झाड तोडाया आजकाल हुकूम लागतो या कोणाचा जंगलाधिकारी ते कुठे असतात अशी पळ ह्या मिनिटाला डाक बंगल्यावरती आहेत खुशीत आहेत रातच्याला बाई धरली बाटली फोडली जा जा साहेब खुशीत आहेत आर्डर आणखी की घाव घातला पग चिमणी तशी डाग बंगल्याकडे धावली पण तिला बाहेरच ड्रायव्हरनं हटकलं चिमणीनं त्या बाहेरच्या माणसाला सगळी हकीकत ऐकवली तो हसायला लागला काय झालं चिमणे साहेब माणसं अशी फुकट काम थोडीच करतात चिमणी म्हणाली मलाही कुणाचे तसं उपकार नकोत तुझ्या साहेबांना मूलबाळ असेल तर मी त्याच्या पाळण्यावर बसून त्यांच्या मुलाला खेळवीन तू वेडी आहेस मग काय करू आमच्या साहेबानं जंगल खात्यात फार अफरातफर केली आहे म्हणजे कशी जंगलं वाढवायच्या मोहिमेवर त्यांची नेमणूक झाली आहे त्याला जीप आहे ड्रायव्हर आहे डाक बंगल्यात उतरायची सोय होते भत्ता मिळतो पण तरीही जंगल वाढत नाही का बाई बाटली पुरवेल त्याला झाड तोडायची परवानगी मिळते बाई बाटली म्हणजे काय ते स्वतःचीच बायको देणाऱ्या लाकूड तोडायला विचार चिमणीला तेही समजलं नाही ती म्हणाली मला ते काय कळत नाही मी काय करू ते सांग ड्रायव्हर म्हणाला सचिवालयात ओळख काढ कुणाची ओळख काढू आता वनमहोत्सव आहे सचिवालयात सगळीकडे झाड लावा अशी लाखो रुपये खर्च करून पोस्टर्स लावली आहेत ठिकठिकाणी मंत्री झाड लावायचे कार्यक्रम करीत आहेत तो अशा एखाद्या मंत्र्याला प्रत्यक्ष झाड लावत असतानाच गाठ फक्त एक काळजी घ्यायची कोणती त्यांचा फोटो काढत असताना मध्ये जायचं नाही पण मंत्र्यांना भेटून मी काय करू ड्रायव्हर म्हणाला आमच्या साहेबांचे उपद्व्याप सचिवालयापर्यंत पोचलेले आहेत त्यांची बदली केव्हाही होईल म्हणून त्यांची बदली करू नका असा हुकूम तू मंत्री महाशयाकडून आण मग साहेब झाड तोडायचा हुकूम देते तुझा मोती तुला परत मिळेल चिमणी थकून परत घरट्याकडे आली वाटेत तिला तो लाकूडतोड भेटला त्याने एक भलं मोठं झाड नुकतंच तोडलं होतं जरुरीपुरत्या मोळ्याही रचून ठेवल्या होत्या ते दृश्य बघत बघत घरट्याकडे परतली ती खूप दमली होती घरी आली तर चिमणा नुसतं बसलेला होता चिमणीने घरात पाऊल ठेवताच विचारलं मी नसताना दुसरी एखादी चिमणी आली होती का चिमण्यानं काही उत्तरच दिलं नाही चिमणीनं जास्त पिच्छा पुरवलं नाही ती दमली होती तिला भूक लागली होती मोती मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल हे तिला कळलं नव्हतं आपल्या शक्तीबाहेरचंच एकूण हे प्रकरण आहे याची तिला जाणीव व्हायला लागली होती पण ती गप्प बसणार नव्हती काहीतरी जबरदस्त करावं लागणार आणि ते करायचं त्यापूर्वी काहीतरी खायला हवं तिनं पुन्हा डोलक्या घेणाऱ्या चिमणानं विचारलं काही आणलत का माझ्यासाठी चिमणा म्हणाला आज जाऊन बघ चला एकदम बसू मी जेवलो तुझ्यासाठी चार पाच आळ्या पानाखाली झाकून ठेवल्या आहेत चिमणी आत गेली चिमण्याला नीट झाकपाक पण करता येत नाही पानाखालून दोन अळ्या बाहेर यायला लागल्या होत्या चिमण्यानं आठवणीने काही ना काही खायला आणलं हेच काय कमी झालं हरकत नाही मधूनमधून पक्षी की दाखवतो चिमणीनं अळ्यांचा फडशा पाडला अळ्या आणताना आज चिमण्यानं डोकं वापरलं होतं चिमणीला गेले कितीतरी दिवस तांदळातला अळ्या खायचा कंटाळा आला होता त्या अळ्यांनी वजन वाढतं असंही कोणीतरी सांगितलं होतं आज चिमण्यानं तांदळातल्या अळ्या आणल्या नव्हत्या जेवण संपवून ती चिमण्याजवळ आली एकच डोळा उघडून चिमण्यानं चिमणीचा मूड कसा आहे याचा अंदाज घेतला आपल्या धावपळीत चिमण्याला काडीचा रस नाही हे तिला माहीत होतं तरीही केव्हा तरी त्याची मदत आपल्याला नक्की लागणार चिमण्याला त्यासाठी खुश करणं जरुरीचं होतं आणि ते अगदी सोपं होतं चिमण्यानं जवळ सरकण्याची खूण करताच चिमणी जवळ सरकली चिमण्यानं विचारलं सकाळपासून कुठे वणावणा उडत होतीस चिमणी गप्प होती चिमणा म्हणाला शहाणी असशील तर माझं ऐक त्या मोत्याची आपल्याला गरज नाही त्यानं संसार थांबलेला नाही उगी सिरेला पेटू नकोस दहा माणसांना भेटून ही कामं व्हायची नाहीत सचिवालयात तर मुळीच जाऊ नकोस तिथं कुणीही ठिकाणावर नाही का दिल्लीत काहीतरी गडबड चालली आहे तिकडे सगळे पळापळ करीत आहेत आपल्याला काही उपयोग होईल का विचारावं तू अगदी खुळ्यासारखं बोलतेस का आपण केवढेसे असं म्हणू नये सेतू बांधायला श्रीरामचंद्रांनी सुरुवात केली तेव्हा एवढ्याशा खारीने पण मदत केली होती माहिती आहे ना चिमणा म्हणाला तो काळच निराळा होता परीटासारख्या सामान्य नागरिकानं आळ घेतला तोही खोटा तर राजानं अकारण पत्नीचा त्याग केला आणि सध्या अफरातफर फितुरी स्वार्थ याबद्दल सगळा देश कोलाहल करत असताना मंत्री पुढारी खुर्च्यांना चिकटून आहेत चिमणी बघत राहिली ऐदी कामचुकार डुलक्या घेत बसणाऱ्या चिमण्याला हे सगळं कसं समजतं ते तिला कळेना चिमणा म्हणाला म्हणूनच म्हणतो कावळ्यांचंच राज्य आहे त्यात कावळ्यांच्या विरुद्ध तुझी फरियाद कोण ऐकणार किरकोळ पक्षांना इथं किंमत नाही पक्षांच्या अंगात दुसऱ्यावर प्रचंड उपकार करता येतील अशी ताकद पाहिजे किंवा जबरदस्त उपद्रव घेता येईल अशी एखादी शक्ती पाहिजे या दोन्हीपैकी एक गोष्ट ज्या पक्षाकडे आहे त्याची कामं होतील मंत्र्यांनी रोपटं लावल्याबरोबर चिमणं तिथं जाऊन बसली कोणीतरी विनोद केला पाहिलं रोप लावल्याबरोबर त्याला फळं यायच्या आत पक्षी हजर पक्षी काय आणि पक्ष काय चिमणीनं त्याच माणसाला दादा म्हणून हाक मारली तो गृहस्थ थबकला दादा हे मंत्री दादा माझं काम करतील का दादा म्हणाला ते कुणाचंही काम करतात त्यांना फक्त एक वॅट सिक्स्टी नाईनची बाटली दे कुठं मिळते दादांनी एका व्यापाऱ्याचं नाव सांगितलं चिमणी पेढीवर गेली होती तेव्हा व्यापारी कामाला गेला होता मुनिमजींनी विचारलं चिवताई इकडे कुठे चिमणीनं विचारलं आपण कोण मी चिमणशेठचा मुनीम चिमणशेठची सगळी कामं मीच बघतो मुनीम दादा माझं एक काम कराल का सांग मला एक वॅट सिक्स्टी नाईनची बाटली देशील का नाकावर घसरलेला चष्मा डोळ्यावर सरकवेत मुनीमजींनी विचारलं तू मंत्री महाशयांकडून त्यांच्याकडूनच आले आहे मी आता तुला पाठवलं का होय कमाल आहे एकदा एखाद्या माणसांकडून मिळतं असं समजलं की हात धुवून माणसं त्याच्या मागे लागतात ती कसली बाटली असते त्यात उंची दारू असते ती साहेबाच्या गावात मिळते मंत्री साहेबांनी विमानतळावर खास सूचना देऊन ठेवल्या आहेत तिकडून त्या बाटल्या साहेबांकडे येतात पण त्यातल्या निम्म्या मंत्री महाशयच पळवतात आता एक सांग तू का आलीस तेवढ्यात चिमणी म्हणाली मंत्र्यांना बाटली मिळाली की ते फॉरेस्ट ऑफिसरची बदली करणार नाहीत त्यांची बदली झाली नाही म्हणजे ते लाकूड तोडायला झाड तोडायला सांगतील लाकूड तोडा झाड तोडायला लागला की झाड म्हणेल नको नको मी फांद्या हलवतो मग कावळा म्हणेल नको नको मी मोती परत देतो मग मला माझा मोती परत मिळेल मुनीम म्हणाला शेठजी इथून पुढे एकही बाटली मंत्र्यांना देणार नाहीत ते आता कुणालाही घाबरत नाहीत मग मी काय करू एक गुपित सांगतो शेटजी तसे कुणाला घाबरत नाहीत पण ते शेटाणीला टरकतात तू शेटाणीला शेटजींच्यांवर रोसायला सांग म्हणजे तुला बाटली मिळेल मुनिमजींना थँक्स म्हणत चिमणीनं शेटाणीकडे मोर्चा वळवला तू शेटजींच्यांवर रुसशील का चिमणीनं सगळी हकीकत ऐकून शेटाणी म्हणाली मी शेटजींच्यांवर रुसायला तयार आहे पण त्यापूर्वी तू तबस्सुमला माझी टेलिव्हिजनवर मुलाखत घ्यायला लावशील का मी रामायण सिनेमात शूरपणखीचं काम केलं होतं रात्री चिमणा म्हणाला तू अजून माझं ऐक एका मोत्यासाठी एवढा आटापिटा करू नकोस त्यापेक्षा थोडं संसाराकडे लक्ष ठेव पेडर रोडवरच्या पटेलांच्या घरातल्या अंड्यांकडे एकदा जाऊन ये आंग्रेवाडीतल्या ठिट्यांच्या घरातली पिल्लं आता उडायला लागतील त्यांना आता शिकवायला लागलं पाहिजे ते मी सगळं करीन पण ही माणसं अशी का काय झालं ही अशी का वागतात ते समजणं फार सोपं आहे पण मी माणसांवर जास्त विचारच करत नाही नका करू पण माणसांना नक्की काय हवं आहे चिमणा पटकन म्हणाला ते माणसांचं माणसांना सांगता येत नाही तिथं आपलं काय एक गोष्ट मात्र दिसते की माणसाला त्याच्याजवळ जे आहे ते पुरेसं वाटत नाही स्वतःजवळ जे आहे त्यातली ताकद त्याला जाणता येत नाही म्हणून तो दुसऱ्या गोष्टीमागे पळत सुटतो चिमणी चिमण्याकडे आदराने बघत होती ती म्हणाली तुम्हाला सगळं कसं समजतो हो चिमणा म्हणाला जिथं वावरतो राहतो तिथं बारकाईनं बघायचं असतं ऐकायचं असतं निरनिराळ्या माणसांच्या घरातून आपली घरटी बांधली त्या प्रत्येक घराचा मी अभ्यास केला एका खोलीतल्या संसारापासून अख्खी इमारत ज्याच्या मालकीची आहे असे सगळे संसार आपण पाहिले त्या त्या प्रत्येक घरातली माणसं घरात कशी वागत होती बाहेर कशी वागत हे मी बघत होतो त्या सगळ्यांचा गप्पा ऐकत होतो संपूर्ण समाधान एकाही घरानं दिलं नाही म्हणून तर एकदा एका ठिकाणी घरटं केल्यावर आपण तिथं दुसऱ्यांदा जात नव्हतो शंभर ठिकाणी नाचवायला लावता म्हणून तू चिडत होतीस मी चुकले असं मनापासून वाटत असेल तर त्या मोत्याचा नाच सोडून दे माणसं जशी एखाद्या शुल्लक सुखाच्या मागे पळत सुटतात तसं तू करू नकोस चिमणी गप्प बसली चिमणा म्हणाला हे एवढंच फक्त पटत नाही ना चिमणी म्हणाली मी आत्तापर्यंत एवढी धावपळ केली आहे की आता हे काम अर्ध्यावर सोडणं बरं वाटत नाही चिमणा गप्प बसला तबस्सुमने भलती चढ घातली ती म्हणाली भारतामध्ये एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार आहे तो नेहमी कलकत्त्याला असतो त्याचं नाव निखिल चट्टोपाध्याय तो सध्या मुंबईत आला आहे ताजमध्ये तो उतरला आहे त्याने जर माझं पोर्ट्रेट करायचं कबूल केलं तर मी शेठाण्याची मुलाखत घेईन ताजमहालमध्ये प्रवेश मिळवताना चिमणीला फार त्रास झाला तिथल्या सगळ्या खिडक्या बंद होत्या खिडक्या बंद करून राहणाऱ्या अप्पलपोट्या माणसांचा तिला राग आला शेवटी संधी साधून दार उघडलं जातात तिने दारातून प्रवेश केला आज शिरल्याबरोबर चिमणीला गारगार वाटलं बाहेरच्या उन्हाचा गरम हवेचा घामाचा इथं मागमूस नव्हता निखिलची खोली शोधून शोधून चिमणी थकून गेली प्रत्येक मजल्यावरचे कॉरिडॉर्स हिंडून ती गोंधळून गेली चार पाच तास ती नुसती भटकत होती आणि तेवढ्यात एका खोलीचा दरवाजा उघडला जातात चिमणी खोलीत घुसली समोर चित्रच चित्र होती निखिलची पांढरी शुभ्र दाढी पाहून चिमणी खुश झाली ती सरळ त्यांच्यासमोर जाऊन बसली निखिल दादा माझं एक काम कराल का बोल तब्बस तुमचं पोर्ट्रेट कराल का कशाला तुम्ही पोर्ट्रेट केलात तर शेठाणीशी मुलाखत घ्यायला तबस्सुम तयार होईल मग शेठाणी वॅट सिक्स्टी नाईनची बाटली देईल मग मंत्री फॉरेस्ट रेंज ऑफिसरची बदली करणार नाहीत मग तो ऑफिसर लाकूडतोड्याला झाड तोडायची परवानगी देईल मग झाड फांद्या हलवेल मग कावळा माझा मोती परत देईल निखिल म्हणाले मी तुला नक्की मदत केली असती पण माझी प्रदर्शनाची तारीख ठरलेली आहे आणि मग लगेच कलकत्त्याला परत जायचं आहे तुझं काम मीच केलं असतं तुला कोणतीही अट न घालता पण काय करू वेळच कमी आहे चिमणी कमालीच चिडली खोलीभर उडू लागली रागारागानं तिची पिसही उडू लागली पडू लागली निखिलने बेल वाजवली टाचचा वेटर धावत आला निखिल त्याला म्हणाले हा काय चावटपणा आहे एअर कंडिशन हॉटेलात चिमण्या येतात म्हणजे काय ही बया ह्यापैकी एका जरी पेंटिंगवर बसली तर सत्यानाश होईल वेटर आणि निखिल चिमणीला खोलीच्या बाहेर हाकलण्याची पराकाष्ठा करू लागले पण बाहेर जाण्यास दरवाजा सापडत नसल्याचं नाटक करीत चिमणी खोलीतल्या खोलीतच फेर धरू लागली वेटर म्हणाला साहेब तुम्ही शांत बसा मी आणखीन एखादा काठी घेऊन बोलावतो वेटर निघून गेला निखिल पण थकून बसले चिमणी त्यांच्यासमोर आली धीटपणाने म्हणाली तुम्ही जर तुमचं पोर्ट्रेट करणार नसाल तर मी जंगलात जाईन पंचवीस चिमण्यांना आणेन तुमची सगळी चित्र खराब करेन निखिल पटकन म्हणाले नको नको मी पोर्ट्रेट करतो लॉकेटमधला चमकणारा मोती पाहून इतर चिमण्या चकित झाल्या तू कावळ्याकडून मोती मिळवलास कसा चिमणी गंभीर होत म्हणाली आमचे हे म्हणतात ते बरोबर आहे जगाचा कारभार दोनच शक्तींवर चालतो माणूस काय किंवा पक्षी काय सगळ्यांना तेच तत्व उपयोगी पडतं कोणतं पण तुमच्याजवळ एकतर दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करता येईल अशी ताकद हवी ती नसेल तर दुसरी शक्ती हवी ती म्हणजे तितकाच जबरदस्त उपद्रव देता येईल अशी एखादी गोष्ट हवी त्याशिवाय तुमची कामं होत नाहीत गळ्यातल्या लॉकेटकडे चिमणीनं स्वतःवरच खुश होऊन पाहिलं आता फक्त पटवर्धनीबाईंप्रमाणे बांगड्या आणि कुड्या केल्या की झालं